आता तुझ कळील ते करी तारीशी तरी तारी मारी जवळी अथवा दुरी धरी घाली संसारी अथवा नको शरण आलो नेन भाव भावानी भक्ती काहीच नेने मती मंद सर्व ज्ञानी बहुरंक उने रंकाहुनी मन स्थिर नाही माझी हाती इंद्री धावता नावरती सकळ खुंटली आयुक्ती शांती निवृत्ती जवळी नाही सकळ निवेदिला भाऊ तुझे पायी ठेविला जीव आता करीकडे तो पाऊ तुची सर्व ठाव माझा देवा राहिलो धरुणी विश्वासू आधार नेटी तुझी कासू अनिकने नेहमी सायासू तुका म्हणे यास तुझे उचित देवा आता तुला जसं कळल तसं कर मला तार किंवा मार तुला जे वाटेल ते कर जवळ कर किंवा दूर सार संसारात घाला किंवा घालू नकोस मी अज्ञानपणाने तुला शरण आलो आहे मला भावभक्ती कशी असते माहीत नाही कोणत्याही ज्ञानाविषयी माझी बुद्धी मंद आहे मी निचाहून नीच आहे माझे मन स्थिर नाही आणि ते माझ्या स्वाधीन सुद्धा नाही माझी इंद्रिय विषयाकडे धावताना मला आवरत नाहीत त्यांना आवरण्याचे सर्व उपाय खुंटले आहेत त्यांना आवरण्यासाठी शमदम इत्यादी माझ्याजवळ नाहीत देवा माझी परिस्थिती तुला सांगितली तुझ्या पायावर जीवभाव ठेवला आहे आता तुला जसे कळेल त्याप्रमाणेच तू त्याचा उपाय कर हे देवा तूच माझा आश्रय आहेस तुकाराम महाराज म्हणतात तू मला आधार देशील असा मी विश्वास धरून राहिलो आहे आणि तुझी कास बळकट धरली आहे यापेक्षा दुसरी साधने करण्याचे मी जाणत नाही आता तुला जे योग्य वाटेल ते तू खुशाल कर देवा तू कृपा करुणा सिंधू होशी माय बाप आमचा बंधू जीवन सिद्धी साधन सिंधू तोडशी भवबंधू काळपाशु शरणागता वज्रपंजरू अभयदाता तू दारू सकळा देवा तू अगोचरू कोशी अविकार अविनाशू भागली स्तुती करिता फारू तेथे मी काय ते गव्हारू जाणावया तुझा विचारू नको अंतर देऊ आता नेनो भाव परी म्हणवितू तुझा नेने भक्ती परी करीतो पूजा हा आपल्या नामाची या काजा तुझ केशी राजा लागे धावणे तुझी या बळी पंढरीनाथा झाले निर्भर तुटली व्यथा गातला भार तुझी या माथा न भी सर्वथा तुका म्हणे देवा तू करुणेचा आणि कृपेचा सागर आहेस तूच आमचा मायबाप आणि बंधू सुद्धा आहेस आमच्या जीवनाला सुद्धा तूच कारण आहेस सर्व साधन रूपी नद्यांचा साध्य असणारा जो समुद्र तोही तूच आहेस तूच आम्हाला या कालपाशातून आणि भवबंधनातून सोडविणार आहेस शरण आलेल्या भक्तांना वज्राप्रमाणे संरक्षक पिंजरा तूच आहेस अभयदान देण्यासाठी तू उदार आहेस सर्व देवांना आणि सर्व प्रमाणांना तू अविषयी आहेस म्हणजे तू कुणाचाही विषय होऊ शकत नाहीस तू षडभाव विकार रहित आणि त्रिविध नाश रहित आहेस हे देवा सहस्र मुखे असलेले शेषासारखेही तुझी स्तुती करून दमलेले आहेत त्या ठिकाणी मी अज्ञानी तुझ्या स्वरूपाचा विचार काय जाणू शकेल आता माझी एवढीच विनंती आहे की मला अनाधिकारी म्हणून तू दूर लोटू नकोस मला भाव कसा तो माहीत नाही तरी सुद्धा तुझा म्हणून घेतो मला भक्तीचे स्वरूप समजत नाही परंतु तुझी पूजा करीत आहे हे केशवराजा तू आपले नाव राखण्यासाठी तरी निदान माझ्याकडे धावत ये तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरी राया तुझ्या आधार बळाने मी आनंद भरित झालो माझी भवव्यथा नाहीशी झाली तुझ्या माती मी संरक्षणाचा भार घातला आहे त्यामुळे मी आता कोणालाच भिणार नाही हो न सुख संसारी राहो सांग मज बाहरी अवघ्या नाशवंता परी थिता दुरी तुही अंतरशी प्रथम केला गर्भी वासू काय ती सांगावी सायासू दुःख भोगिले नवही मासू आलो जन्मास येथवरी बाळपण गेले नेनता तारुण्य दशे विषय व्यथा वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्मधरी क्षण एक तोही नाही विसावा लक्ष चौऱ्यांशी घेतल्या धावा गोवंडीती पाठी लागल्या हावा लागो आगी नावा माझ्या निपणा आता पुर्यायशी भरवरी रंक होऊन राहीन द्वारी तुझा दास मी दिन कामारी तुका म्हणे करी कृपाता हे देवा या संसारामध्ये असं कोणतं सुख आहे की मी त्याला धरून राहू ते तू मला सांग संसारातील सर्व विषय हे नाशवंत आहेत आणि या नाशवंत विषयांच्या पाठीमागे लागल्यास जवळ असलेला तू सुद्धा दूर जाशील आणि विषय सुद्धा नष्ट होऊन जातात दुःखाची सुरुवात गर्भवासापासून झाली त्यावेळी किती कष्ट झाले म्हणून तुला सांगू नऊ महिने रात्रंदिवस दुःख भोगले नंतर जन्माला आलो येथपर्यंत दुखाचा एक अध्याय संपला त्यानंतर बालपण अज्ञानामध्ये गेले तारुण्य विषयासक्तीमध्ये गेले म्हातारपणी मुलाबाळांचे घरादारांचे शेतवाडीचे आणि व्यापार धंद्याचे कसे होईल ही चिंता निर्माण झाली पुढे मेलो तरी पण एवढ्यावरच ते संपले नाही पुन्हा मला जन्म घ्यावा लागला याप्रमाणे क्षणभर सुद्धा विश्रांती न घेता चौऱ्याऐंशी लक्ष योनीकडे कितीदा तरी धावा घेतल्या विषयाची हाव माझ्या पाठीशी लागली असून ती मला गरगर फिरवीत आहे माझ्या नावाला आणि अभिमानाला आग लागो तुकाराम महाराज म्हणतात हा संसाराचा खटाटोप आता पुरे झाला मी आता भिकारी दीन कामारी दास होऊन तुझ्या दारामध्ये पडून राहील पण देवा आता तरी माझ्यावर कृपा कर सुख या संत समागमे नित्य दुनावे तुझी नामे धन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुल्लतसू म्हणून नाही काही चिंता तूच यामुचा माता पिता बहिणी बंधू आणि चुलता हा निका गोता सर्व ठाई ऐसा हा कळला निर्धारू माझा तुझन पडी विसरू असशी देऊन या धीरू भाई अभ्यंतर मजजवळी दुःख ते कैशी नाही स्वप्नासी भुक्ती मुक्ती झाल्या का मारी दासी त्यांचे वर्म तू आम्हा पासी सुखे राहिलासी प्रेमाची जेथे तुझ्या कीर्तनाचा घोषू जळती पापे पळती दोषू काय ते उन्या महाआनंदासू सेऊ ब्रह्मरसो तुका म्हणे देवा या संतांच्या सहवासामध्ये किती सुख असते म्हणून तुला सांगू तुझ्या नामाने तर ते नित्य दुप्तीने वाढते सर्व कर्मे त्यामुळे नष्ट होऊन जातात जळून जातात त्यामुळे मी मोठ्या प्रेमात आणि तुझ्या नामस्मरणामध्ये डुलत असतो म्हणून हे देवा आता मला कसलीही चिंता शिल्लक राहिलेली नाही तूच आता आमची माता आमचा पिता बंधू चुलता आमची बहीण सर्व काही तूच झाला आहेस हे देवा सर्व नातेवाईकही तूच आहेस आता हा विचार मला निर्धाराने पूर्णपणे समजला नाही की देवा तुला माझा विसर कधीच पडणार नाही हेही मला पक्के माहीत झाले आहे तू मला धीर देऊन सदैव जवळ असतोस अंतर्बाह्य स्वरूपात तूच माझ्याजवळ आहेस दुःख कसे असते ते स्वप्नात सुद्धा मला दिसत नाही मुक्ती आणि भोगव्रती या काम करणाऱ्या दाशी होऊन राहिल्या आहेत त्या सर्वांचे रहस्य तुझ्यात असून तू तर प्रेमाच्या सुखासाठी आमच्या जवळ राहिला आहेस ज्या ठिकाणी तुझ्या कीर्तनाचा नित्य घोष असतो त्या ठिकाणी सर्व पापे जळून नष्ट होतात मग आमच्या आनंदास कमतरता कुठून येणार तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मोठ्या प्रीतीने प्रेमभावाने या ब्रह्मरसाचे ईश्वराच्या ऐक्याचे सेवन करू देवा तू आमचा कृपाळू भक्ती प्रतिपाळ दिनवत्सळू माय तू मावली स्नेहाळू भार सकळ चालविषयी तुझ लागली सकळ चिंता राखणी लागे वाकडे जाता पुढती निरविशी संता नवे विसंबता धीर तुझू आम्हा भय चिंता नाही धाकू जन्म मरण काही एकू झाला की परलोकू आले सकळ एक वैकुंठू न कळे दिवस के राती अखंड शे ज्योती आनंद लहरीची गती वर्णुकती तया सुखा तुझ्या नामाची भूषणे होई मजले तू का म्हणे तुझी आन गुणे का येते उणे एक आम्हा देवा तू आमच्याविषयी फार कृपाळू झाला आहेस भक्तांचा सांभाळ करणारा तू दिनवत्सल आहेस आणि तू मोठा स्नेहाळ अशी माऊली आहेस आमचा सर्व प्रकारचा भार तू आपल्या शिरावर घेतला आहेस आमची सर्व चिंता तुलाच लागली आहे आमचे पाऊल वाकडे पडले तर तूच आमचे त्यावेळी रक्षण करतोस पण पुढे तू आम्हाला संतांच्या स्वाधीन करतोस आम्हाला दूर लोटण्यास तुला धीर कसा काय होणार त्यामुळे आता आम्हाला भीती नाही किंवा कसली चिंता सुद्धा नाही कसलाही धाक नाही जन्म मरणाविषयी काळजी शिल्लक राहिली नाही यहलोक आणि परलोकही आम्हास एकसारखाच झाला आहे सर्व ठिकाणी आम्हास वैकुंठाप्रमाणेच वाटतात दिवस आहे की रात्र आहे हे सुद्धा आम्हास समजेनाशी झाले तुझ्या नामस्वरूपाची अखंड ज्योत अंतकरणामध्ये तेवत आहे या आनंद लहरीचे वर्णन हे देवा मी किती करून सांगू या सुखाचे वर्णन कसे करावे देवा तुझ्या नामाच्या भूषणांचे अलंकार तुम्हाला घातले आहेस तुकाराम महाराज म्हणतात तू आहेस म्हणून आम्हाला काही कधीच कमी पडणार नाही न पवे सन्निध वाटते चिंता वरिया बहुतांची सत्ता नुगवी पडत जातो गुंता कर्मा बळीवंता सापडलो बहु भार पडेला श्री मी हे माझे मजवरी उघड्या नागविलो चोरी घरच्या घरी जान जाणता तुझ मागणी इतकी आता मज या निर्वावी संता जाला कंठस्फोट आळविता उदास आता न करावे अति हा निकट समयो मग म्या करावी ते कायू दिवस गेली या ठाकईल छायू उरेल हाय राती काळी होईल संचिताची सत्ता अंगा येईल पराधीनता ठावतो न दिशे लपता बहुत चिंता प्रवर्तली या संकटाची संधी धाव घालावी कृपानिधी तुका म्हणे माझी बळबुद्धी सकळ सिद्धी पाय तुझी देवा आयुष्य संपत आले तरी सुद्धा तुझी प्राप्ती होत नाही याबद्दल मला चिंता वाटते कारण माझ्या देहावर कर्म अविद्या त्रिगुण पाच महाभूते या सर्वांची सत्ता आहे मला सामर्थ्याने याचे बंधन तोडता येत नाही तोडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा पुन्हा अधिकच बंधनात पडत आहे बलवान अशा कर्माच्या पेचामध्ये सापडलो आहे माझ्या शिरावर मी आणि माझे या अभिमानाचा भार पडला आहे मला सर्व काही कळत असून सुद्धा अज्ञान काम क्रोध इत्यादी चोरांनी घरच्या आत्मस्वरूपाची उघड उघड चोरी केली आणि मला पूर्ण नागवले आहे तुला आता एवढंच मागायचं आहे की मला संतांच्या स्वाधीन कर तुला आळवता आळवता माझा कंठस्फोट होत आहे आता तरी माझी उपेक्षा करू नकोस माझा अंतकाल अगदी जवळ आला आहे प्राणोत्क्रमण झाल्यानंतर मग मी काय बरे करावे एकदा आयुष्य भानू अस्ताला गेल्यानंतर जिकडे तिकडे अज्ञान तमाची दात छाया पसरेल आणि त्या रात्रीच्या वेळी हाय हाय करण्याचे तेवढे शिल्लक राहील मग माझ्यावर संचिताची सत्ता सुरू होईल दुसऱ्या जन्मात माझ्या देहाला पुन्हा पराधीनता येईल कुठेही दुःखाच्या भीतीने लपण्यास ठिकाण दिसणार नाही ही पुढची चिंता मला आतापासूनच सतावत आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा अडचणीच्या समयी हे कृपानिधे तू धाव घाल माझे बळ बुद्धी सर्व उपाय म्हणजे तुझे पायच आहेत आता धर्माधर्मी काही उचितो माझे विचारावे ही तू तू जमी ठाऊ का पतितो शरणागत परी झालू येथे राया रंका एकी सरी नाही भिन्ना भिन्न तुमच्या घरी पावलोपाय परी, मग बाहेरी न घालावी ऐसे हे चालत आले मागे नाही मी बोलत वावगे आपुल्या पडल्या प्रसंगी कीर्ती हे जगे वाखानी जेती घालून या माथा बैसलो भारू सांडीला लौकिक व्यवहारू आधी हे विचारली थारू अविनाश पद पदैसे येथे एक वर्म पाहिजे धीरू परी म्याले केली असारू देहा नाशवंत जाणार धरले सार नाम तुझे केली आरानुक सकळ हाती धरावी चित्ती तुका म्हणे सांगितले संती देही अंती ठाव मज देवा देवा तू उदार बुद्धीने माझ्यावर दया दाखवण्यासाठी किंवा परोपकार म्हणून का होईना परंतु माझ्या योग्य हिताचा काहीतरी विचार कर मी पतित आहे हे तर तुला पूर्वीपासून माहितच आहे परंतु मी तुला शरण आलो आहे ना तुझ्या घरामध्ये राजा आणि रंग या दोघांनाही सारखेच मानतात ना त्यांच्यात भिन्नता मानली जात नाही भरल्या अंतकरणाने एकदा तुझे पाय प्राप्त झाल्यानंतर मग मात्र मला तू कधी बाहेर घालू नकोस अशा प्रकारची चाल पूर्वीपासूनच चालत आलेली आहे मी काही तुला वावगे बोलत नाही असा प्रसंग पडला तर तुम्ही अनेकांचा शिकार केलात अशी कीर्ती साऱ्या जगामध्ये तुमची वाखानली जात आहे म्हणून तर देवा मी तुमच्या माथ्यावर भार घालून स्वस्थ राहिलो आहे सर्व प्रकारचा लौकिक व्यवहार सुद्धा सोडून दिला आहे आपल्या अविनाशी स्वरूपाचा विचार आधी मी करून मी तुमचा आश्रय घेतला आहे या ठिकाणी धैर्य धरावे लागते हे एकच वर्म महत्वाचे आहे या धैर्याच्या बळावर मी हा माझा देह नाशिवंतानी न टिकणार आहे असाच मानला तुझे नाम हेच एक जीविताचे सार आहे सर्व लौकिक कडून सुटका करून घेऊन मी विश्रांतीच पावलो आहे चित्तामध्ये जे धरायला हवे ते धरले आहे तुकाराम महाराज म्हणतात जे संतांनी सांगितले तेच मी केले आता मला अखेरीस हे देवा तू आश्रय दे बरवे झाली आलो जन्मासी जोड जोडली मनुष्य देहायसी महालाभाची उत्तम राशी जेने सुखाशी पात्र होईजे दिली इंद्रे हात पाय कानू डोळे मुख बोलाव या वचनो जेने तू जोडशी नारायणू नाशे जीवपण भवरोग तिळे तिळ पुण्य साचा पडे तरी हे भवता जन्मी जोडे नाम तुझे वाचशी आतुडे समागम घडे संतांचा ऐसे पावविलो ठाई आता मी काही होऊ उतराई हे वडा जीव न पाई तू माझे आई पांडुरंगे फेडी डोळी यांचा कवडू धुतला दोषांचा मळू लावुनी स्तनी केलो शीतळू निजविलो बाळ निजस्थानी नाही आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा आला का रामच्या चाडा तुका म्हणे भिडा भक्तीची देवा मी या जन्मात मनुष्य जन्माला आलो आणि मनुष्य देहासारख्या फार मोठ्या संपत्तीचा मला लाभ झाला हे एका अर्थाने बरेच झाले कारण हा मनुष्य देह परमात्म लाभाची उत्तम राशी असून या देहाच्या योगामुळेच माझा जीव सर्व सुखाला पात्र होईल देवा तू मला इंद्रिये हात पाय कान डोळे आणि बोलण्यासाठी तोंड सुद्धा दिले आहेस की ज्याच्या योगाने तुझी नारायणाची प्राप्ती करून घेता येईल आणि जीवदशा आणि भवरोग नष्ट करता येतील ज्याने पुष्कळ जन्मामध्ये थोडे थोडे करून पुण्य संचय केला असेल त्यालाच हा मनुष्य देह प्राप्त होतो मुखाला तुझे नाम येते आणि संतांची संगती घडते देवा तू मला मनुष्य देह नाम आणि संत संगती या तीनही गोष्टींचा लाभ करून दिलास त्यामुळे मी आता तुझ्या या उपकाराची फेड कशाने बरी करू एवढा जीव तुझ्या पायावर ठेवीन आणि कसा तरी उपकारातून उत्तीर्ण होईल तू माझी आई असल्यामुळे बाळाने आईचे उपकार तरी काय मानावेत हे देवा तू माझ्या ज्ञानदृष्टीमधील तिमीर दोष घालवलास मनामधील मल विक्षेप आवरण आणि लोकांचे गुणदोष पाहण्याचा दोष धुवून टाकलास भक्तीच्या सणाला लावून प्रेमाचे दूध पाजलेस आणि मला बाळाला समाधानाने आत्मस्थितीमध्ये निजवलेस हे बरे केले तुकाराम महाराज म्हणतात आता माझ्या आनंदाला उपमा नाही यासंबंधी गोष्टी सांगताना सुद्धा फार गोड वाटतात हे देवा तू आमच्या भक्तीच्या भिडेने आणि तुलाही पण आमच्या प्रेमाची गरज होती म्हणून तू आकाराला आला आहेस अल्प भाव अल्पमती अल्प आयुष्य नाही हाती अपराधाची ओळीलो मूर्ती अहो वेदमूर्ती परियसा किती दोषादी उपरिहारू गुणदोषी मळिली अंतरू आदी वर्तमान भविष्याकारू गेला अंत पारो ऐशी नाही विविध कर्म चौऱ्याऐंशी फेरा त्रिविध भोग या शरीरा कर्म कोठार पांजरा जन्म जरा मरण साठवणू जीवा नाही कुडीचे लाहते हे भिन्न पंचभूते रचते खचते संचिते असाररिते फलकट पत्नी सहोदरू माय बाप गोताचा पसरू मिळता काष्टे लोटता पुरू आजळी दूर होती खळाळी म्हणून नासावी अज्ञानू इतली करी कृपा दानू कृपाळू तू जनार्दनू धरुनी चरण तुका विनवी वेदांची मूर्ती असलेल्या अशा देवा माझी बुद्धी फार अल्प आहे आणि तुझ्याविषयी भाव सुद्धा थोडा आहे माझे आयुष्य थोडे असून जे आहे तेही माझ्या स्वाधीन नाही मी तर अनंत अपराधाची राशी आहे तरी सुद्धा माझी तुला एक विनंती आहे ती ऐक माझ्या दोषांचा मी परिहार किती करू किती दोष घालवायचे म्हटले तरी ते जात नाहीत इतके माझे अंतकरण दोषाने मलिन झाले आहे प्रारंभीचे वर्तमान काळचे आणि पुढील काळचे कर्म किती आहे याचा नीट सुगावा मला लागत नाही हे कर्म विविध प्रकारचे असून त्याच्यामुळेच चौऱ्याऐंशी लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये सापडावे लागते हे शरीर म्हणजे नानाविध कर्मांचे भांडारच आहे आणि त्यामध्येच जन्म म्हातारपण आणि मरण यांची साठवण असते तसे पाहिले तर जीव आणि शरीर यांचा काही संबंध नाही भिन्न भिन्न पंचमहाभूतांचा हा ध्येय बनलेला आहे तो कर्माप्रमाणे त्याच्या संचिताप्रमाणे कधी रचला जातो कधी खचला जातो याप्रमाणे हा ध्येय आसार आहे फोलकटाप्रमाणे व्यर्थ आहे पुत्र पत्नी बंधू मायबाप आणि इतर सर्व सगळे सोयरे नातेवाईक यांच्या नात्याचा पसारा कसा आहे तर एखाद्या मोठ्या नदीला महापूर यावा आणि त्यामध्ये काही लाकडे योगायोगाने जवळ यावीत आणि मग लाटांची खळबळ झाली की ती दूर वाहून जावीत तसा हा नात्यामधील माणसांचा परस्पराशी क्षणिक संबंध आहे म्हणून यासाठीच अज्ञान नाहीशे करावे देवा तू इतकी तरी माझ्यावर कृपा कर तुकाराम महाराज म्हणतात देवा तू कृपाळू आहेस ना जनार्दना मी तुझे चरण धरून तुला अशी विनंती करीत आहे ऐशी हे गरजवू वैखरी केशव मुकुंद मुरारी रामकृष्ण नामे बरी हरी हरी दोषो सकळ जनार्दना जगज्जीवना विराट स्वरूपा वामना मदादी मधुसूदना भवबंधना तोडितिया चक्रपाणी गदाधरा असुरमर्दना वीर्यवीरा सकळ मुकुट मनीशुरा अहो दातारा जगदानिया मदन मूर्ती मनमोहना गोपाळ गोपिका कारमना। नट नाट्य कौशल्य काहना अहो संपन्ना सर्व गुणे गुणवंता आणि निर्गुणा सर्व साक्षी आणि सर्व जाना करोनिय करता आपना निधी अभिमाना तळू कास घडी याची सेवा काय एक समर्पावे या देवा तो नव्हे वाचून भावा पाय जीवा वेगळे न करी तुका देवा तू केशव मुकुंद मुरारी रामकृष्ण या चांगल्या नावाने सर्व दोषांचे हरण होत असल्यामुळे माझ्या वाणीने नेहमी त्यांचाच उच्चार करतो आहे हे जनार्दना सर्व जगाचे जीवन असणाऱ्या तू विराट स्वरूपाचा असून बटू वामन मूर्तीही तूच होतोस मधुसूदना महदादी तत्व तुझ्यापासून निर्माण होतात तू माझी सर्व भवबंधने तोडून टाक हे चक्रपाणी गदाधरा असुरांचा नाश करणाऱ्या देवा शुरामधील देवा तू अतिशय शौर्यवान आहेस सर्व जगास दान देणारा तू जात आहेस देवा तुझी मूर्ती मदनासारखी सुंदर आहे सर्व गोपाळ गोपिका यांचे मन हरण करणारा तू आहेस नट नाट्यात आणि नृत्यामध्ये तू कुशल असा कान्हा आहेस तू सर्व गुणसंपन्न असून अनंत कोटी कल्याण गुणगणक असे तुझे स्वरूप आहे तू असा पुण्यवंत आहेस तसा निर्गुण सुद्धा आहेस जसा सर्व काही पाहणार आहेस तसेच सर्व जाणणाराही तूच आहेस सर्व काही करून तू अकर्ता असतोस तू कुणाला अभिमानाचा स्पर्श करू देत नाहीस या देवाची सेवा मला कोणत्या प्रकाराने घडेल या देवाला मी समर्पण तरी काय करू हा देव भक्तिभावा वाचून वश होऊ शकत नाही तुकाराम महाराज म्हणतात या देवाच्या पायामधून आपला जीव काही वेगळा करणार नाही हो तो ते चिंतित मानसे नवस फळले नवसे जोडती नारायण आयसी हवित जासे नाश नाही धरिले न सोडी पायू आली या जीवित्वाचे कायू कै हे पावी जे ते थायू लाविली सोयो संचिताने मज तो पडिली होती भुली चित्ताची अपसव्य चाली होती मृगजळे गोवी केली दृष्टी उघडली बरी झाली आता हा सिद्धी पाऊ भाऊ मध्ये चांचलीन व्हावा जीवू ऐशी तुम्हा बाकी तसे किव कृपाळुवा जगदानिया कळो येते आपली बुद्धी ऐशी तो न घडते कधी केवडे आघात ते मधी लज्जारिद्धी उभी आड ठाके कृपा केली संतजनी माझी अलंकारिली वाणी प्रीती हे लाविली कीर्तनी तुकाचरणी लोळतसे आजपर्यंत मी ज्याचे चिंतन करीत होतो आणि ज्याच्यासाठी नवस बोलत होतो त्या नारायणाची मला प्राप्ती झाली आहे त्यामुळे माझे सर्व नवस सर्व सायास आता फलद्रूप झालेत आता या नारायणाचा कधीही नाश होणार नाही आणि विटही येणार नाही जीवावर उदार होऊन नारायणाचे धरलेले पाय मी सोडणार नाही कारण नारायणाच्या पायापुढे जीवित्वाचे ते काय महत्व आहे हे पाय मला पुन्हा कधी भेटणार आहेत माझ्या पूर्व पुण्याईमुळे मला या मार्गाला लावले म्हणून हे पाय मला दृष्टीस पडले या विषयासक्तीमुळे नारायणाचा विसर पडला होता माझ्या चित्ताची सगळी वागणूकच उलटी झालेली होती पाच विषय मृगशाळासारखे मिथ्या असून सुद्धा चित्ताने मला त्यात गुंतवून टाकले होते आता तरी माझे डोळे उघडले हे बरे झाले हे नारायणा आता तुझ्याविषयी उत्पन्न झालेला भाव सिद्धीला जाऊ कोणतेही विघ्न जरी आले तरी सुद्धा माझे मन चंचल मी होऊ देणार नाही आणि तसे ते न होऊ आणि या भक्ती मार्गातून भ्रष्ट न होऊ हे कृपाळू जगदानी तुला हीच मी करुणा भाकीत आहे पुढे कोणत्यानी केवढेच आघात होणार आहेत हे मला माहीत नाही हे आमच्या बुद्धीला आता वर्तमान काळात कधीच कळणे शक्य नाही कारण परमार्थ मार्गामध्ये भजनाची लाज आणि अनेक चमत्कार करून दाखवण्याची कला ही विघ्ने बहुतेक पुढे येतात किंबहुना मार्ग अडवून पुढे उभी राहतात तुकाराम महाराज म्हणतात की देवा तू या संत जनांनी कृपा करून माझ्या वाणीला हरिनामाने अलंकृत केलेले आहे आणि कीर्तनाची गोडी लावली हे फार बरे झाले या कृपेने भारावून जाऊन मी तुझ्या आणि संतांच्या चरणावर लोटांगण घालीत आहे तुझी अपार नाही गुणा माझी अल्पमते नारायणा भवतारकाजी सुजाना हे कविज्ञापना पायापासी काय जाणावे मी आदिने तुझी भक्तीची लक्षणे धडते तोंड धुवून परिचिंतने काळसारी न लवी काही पिसे माझी या मना वाया जाय ऐसे चालवी आपुल्या प्रकाशी हाती धरून या तुझ समर्पली काया जिवे भावे पंढरी राया सांभाळी समविषम डाया करी छाया कृपेशी चतुर तरी चतुरा रावू जाणता तरी जीवांचा जीव न्यून तो कोण एक ठाऊ आरुष भाव माझा होते ते माझे भांडवलू पे निवेदले बोलू आदर आयसे पायजे मोलू तू का म्हणे साच फोल तू जानशी हे देवा तुमच्या गुणाला अंत नाही माझी बुद्धी अतिशय अल्प असल्यामुळे मी त्यांचे वर्णन करू शकत नाही तुम्ही हा संसार सागर तरुण नेहणार सुजान असे आहात तुमच्या पायापाशी माझी एक विनंती आहे हे देवा तुमच्या भक्तीची लक्षणे माझ्यासारख्या दिनाने कशी काय जाणावीत खरे तर मला माझे तोंड सुद्धा धुता येत नाही इतका मी अज्ञानी असून तुमच्या चिंतनात कसा तरी वेळ काढीत आहे हे देवा जे परिश्रम वाया जातील आणि जे व्यर्थ होऊन जातील असे दुसरे कसलेही वेळ मला लावू नका मला नीट हाताशी धरा आणि आपल्या कृपेच्या प्रकाशामध्ये घेऊन चला पंढरी राया मी ही माझी काया तुला जिवे भावे समर्पण केली आहे जे काही चांगले आणि वाईट प्रसंग येतील त्यामधून तू माझा सांभाळ कर तुमच्या कृपेच्या छायेमध्ये मला पूर्ण विश्रांती मिळावी देवा तू इतका चतुर आहेस की सर्व चतुरांचा राजाच आहेस आणि ज्ञानी तर इतका आहेस की सर्व ज्ञानी जीवांचा जीवनच तू आहेस तुझ्यामध्ये कुठल्याही प्रकारची कसलीही कमतरता नाही तरी सुद्धा देवा माझा हा वेडा वाकडा भाव तू समजून घे आणि तो पहा माझ्यापाशी भक्तिभावाचे जे काही भांडवल होते ते सर्व मी आपल्या पायाशी अर्पण केलेले आहे सर्व हकीकत मी तुमच्या चरणाशी निवेदन केली आहे जो माझा जसा आदर असेल त्याप्रमाणेच मला मोल मिळेल तुकाराम महाराज म्हणतात यामधील खरे खोटे तू जाणतोसच का हो माझा मानेला भारू ऐसा शे फारू अनंत पावविली उद्धारू नव्हेची थारू मज शेवटी पाप बळीवंत गाढी तुझही राहू सकते पुढे मागील काही राहिले ओढे नवल कोडे देखील काय मानती संतजनू तुमचे हिनत्व वचनो की वृद्ध झाला नारायणू न चले पण तू आता न करावी चोरी बहुत न धरावी दुरी पडदा काय घरच्या घरी धरले दुरी तेव्हा धरिले नको चाळवू अनंता कासया होतोशी नेनता काय तू नाही धरित सत्ता तुका म्हणी आता होई प्रगट जेव्हा तुम्ही माझे फार मोठे ओझे मानले असे मला दिसून येत आहे पण तुम्ही आतापर्यंत अनेक लोकांचा उद्धार केलात असे असून सुद्धा मला तुमच्यापाशी काही आश्रय मिळणार नाही हे कसे काय घडू शकेल माझे पापच एवढे बलवान दिसते की ते तुझ्यासारख्या पुढेही टिकू शकेल असं कधी होणार नाही तुमच्या समोर माझ्या मागील जन्मांची कर्म कटकट शिल्लक राहिली असे मोठे नवलच मी आज पाहिलेले आहे देवा हा नारायण आता म्हातारा झाला असून पूर्वीचे त्याचे सामर्थ्य काही उरलेले नाही असे तुमच्या कमीपणाचे वर्णन मी जर केले तर ते संत लोकांना कधी मान्य होईल काय देवा असे चोरटेपणाचे वर्तन करून मला तू दूर करू नकोस स्वतःच्याच घरी असा पडदा धारण करणे काय बरोबर आहे आतापर्यंत तुम्ही मला दूर धरले ते धरले हे अनंता मात्र मला विनाकारणाचं आता फसू नकोस जाणून बुजून तू नेमता होऊ नकोस तुकाराम महाराज म्हणतात माझे रक्षण करण्याची सत्ता तुझ्याजवळ आहे देवा तू आता माझ्यासाठी प्रगट हो मजती हासतील संतो जिही देखील ती मूर्ती म्हणतो म्हणून उद्वेगले चित्तू हाच भक्त ऐसा दिसे ध्यानी म्यावर ती कैसे पुढे एकी सुती केली असे तेथून जीवन निघत नसे ऐशी आसे लागलोसे खास या पडिलाजी धडा उगाची वेडा आणि वाकडा आम्हा लेकरासी पिडा एक मागे जोडा दुसऱ्याचा सांगा कोणाचा न्याय ऐशे मी धरी तसे पायू तू तव समचे सकळा मायू काय अन्याय एक माझा नये जरी कारणा तरी का व्याले ती नारायण वचन द्यावे जी वचना मज अज्ञाना समजावी बहुत दिवस केला बो भाटू पाहता श्रमलो ते वाटू तुका म्हणे विस्तारले ताटू काय विटाला नेनो स्वामी हे देवा ज्या संतांनी तुला प्रत्यक्ष पाहिले आहे ते संत इतके दिवस भक्ती करून सुद्धा तुला अद्याप देवाचे दर्शन कसे झाले नाही असे म्हणून मला हसतील यासाठी माझे चित्त फार उद्विग्न आणि व्याकुळ झाले आणि संतांच्या समाजामध्ये दांभिक भक्त असल्यासारखा दिसत आहे मी अद्यापपर्यंत तुला जर प्रत्यक्ष पाहिले नाही मग तुझ्या रूपाचे तू कसा आहेस म्हणून मी काय वर्णन करावे ज्याने तुला पाहिले आहे अशा पूर्वीच्या संतांनी तुझी पुष्कळच स्तुती करून ठेवली आहे म्हणूनच तुझ्यापासून माझा जीव निघेनासा झाला आहे पूर्वीच्या संताप्रमाणे आपल्यालाही देवाचे दर्शन होईल अशा प्रकारच्या आशेला लागलो आहे देवा एकाला दर्शन देऊन मुक्त करायचे आणि एकाच्या पाठीमागे संसार लावून बद्ध करून ठेवायचे असा तुम्ही वेळा वाकडा संप्रदाय का पाडला आहे आम्हा लेकरांच्या पाठीमागे तुम्ही ही उगीच पीडा का करून ठेवली आहे संसारातले एक काम मागे सारले की लगेच दुसरी अंगाला चिकटते हा अपराध कोणाचा आहे हे मी पाय धरून तुम्हाला विचारित आहे तू तर सर्वांविषयी समानच आहेस ना मग माझे तर काही चुकत नाही ना आणि जर चुकत असेल तर ते मला सांग देवा हा देह तुझ्या दर्शनाच्या उपयोगी पडत नसेल किंवा जर पात्र नसेल तर हे नारायणा या देहाला तू जन्म का दिलास या प्रश्नाचे उत्तर मला दे आणि माझी अज्ञानाची योग्य समजूत घालून दे तुकाराम महाराज म्हणतात पुष्कळ दिवस तुझ्या नामाचा मी बोभाटा केला वाट पाहून थकलो एखाद्या करता ताठ वाढून ठेवावी आणि एकदम त्याला त्या अन्नाविषयीच वीट यावा त्याप्रमाणे माझ्या स्वामीला माझ्याविषयी वीट आला की काय मला काही कळत नाही बरवी झाली आजीवरी नाही पडिलो मृत्यूची आहारी वाचून आलो येथवरी उरले ती हरी तुम्हा समर्पण दिला या काळी अवकाश नाही पावली आयुष्य नाशू कार्या कारण उरले शेष गेले ते भुस जाऊ परते बुडणे खोटे पावता थडी स्वप्नी झाली ओढाओढी नासली जागृती घडी सात जोडी शेवटी गोड घासू तुम्हाशी पावविली हाकू तेने निरसला धाकू तुमचे भाते हे कवतुक जे शरणागत लोक रक्षावे रवीच्या नावे निशिचा नाशू उदय होताची प्रकाशू हाता कैसा मादूशू, तू जगदिशो कैवारी आता जळू देह सुख दंभ मानू न करीत याचे साधन तू जगदिश नारायण आलो शरण तुका म्हणे मी मनुष्य जन्माला आलो आतापर्यंत मृत्यूच्या आहारी पडलो नाही आणि आजपर्यंत जगत आलेलो आहे हे फार चांगले झाले हे हरी आता हे माझे उरलेले आयुष्य तुम्हाला समर्पण असो काळाने मला अवकाश दिला आहे आयुष्याचा नाश केला नाही हे बरे झाले मागील आयुष्य भुसाप्रमाणेच व्यर्थ केले ते जाऊ दे पण आता जे उरलं आहे त्या आयुष्याच्या साधनाने मी सचितानंद पदवी घेण्याचे आपले कार्य पूर्ण करेन नदीच्या पलीकडच्या तीराला पोहोचल्यानंतर त्याचे मध्यंतरी बुडणे जसे व्यर्थ होते किंवा स्वप्नामधील दुःखाने कितीही ओढाताण झाली तरी सुद्धा जागृतीत आल्यानंतर एका क्षणामध्ये त्या सर्व प्रकारच्या दुःखाचा नाश होतो त्याप्रमाणे माझे मागील आयुष्य व्यर्थ गेले तरी सुद्धा पुढे सत्य हरीची प्राप्ती झाल्यानंतर मागील आयुष्याचा व्यर्थपणा व्यर्थच होऊन जाईल म्हणजेच शेवटी गोड घास मिळाल्यानंतर सर्व जेवण चांगलेच होत असते तुम्हाला मी हाक दिली त्यामुळे माझे भय निघून गेले आहे शरण आलेल्या लोकांचे रक्षण करावे हा तर तुमचा गारुड्यासारखा सहज होणारा खेळ आहे जसे सूर्याचा उदय होऊन प्रकाश पडला असताना रात्रीचा नाश होतो त्याप्रमाणे तुझ्यासारखा जगदीश कैवारी असल्यानंतर आमच्या ठिकाणी काम क्रोध आणि पाप हे कसे काय राहतील तुकाराम महाराज म्हणतात आता या देहाच्या सुखाला आणि मान दंभाला आग लागू याच्या प्राप्तीसाठी कोणतेही साधन करणार नाही हे नारायणा तू जगदीश आहेस तुला मी पूर्णपणे मनोभावे शरण आलो आहे आता माझा नेनू परतो भाऊ विसवणी ठाई ठेविला जीवू सकळ लाभांचा हा ठाऊ हायसा वाव झाला चित्ता ठाई भांडवल गाठी तरी विश्वासू झालो ते झालो निश्चयी दासू न पाहे मागिल ते वासू पुढती सोसो शेवेचाची आहे ते निवेदिले सर्व माझा मोडीला गर्व अकाळी काळ आघवे परवू झाला भरवसा कृपे लाभाचा व्यवहारी व्यवहार अनंतो नाही या वाचून जाणतो तरी हे समाधान चित्तू लाभ हानी नाही येतो अंतराम करुणी नातळू संसाराम अंग भिन्न राखीला पसारा कळवळा तो जीवनी खरा बीजाचा थारा दुर्या घात बहुमतापासून निराळा होऊन राहिलो सोवळा बैसला रूपाचा कळवळा तुका म्हणे डोळा लेईलो ते हे देवा तुझ्या ठिकाणी असलेला माझा भाऊ संसाराकडे परत जावा असे मला वाटत नाही तुझ्या ठिकाणी विश्रांती मिळते म्हणून माझा जीव तुझ्या ठिकाणी ठेवलेला आहे सर्व लाभ होण्याचे जे स्थान आहे ते तुझेच पाय आहेत याच एका गोष्टीने माझ्या चित्तात प्रवेश केला आहे माझ्या पदरी भांडवल जे काही म्हणाल तर ते केवळ विश्वास हेच आहे निश्चय केल्यामुळेच तुझा भक्त मी झालेलो आहे भक्त होताना आता या संसाराचे कसे होईल असा मागचा पुढचा मी अजिबात विचार केला नाही पुन्हा पुन्हा तुझ्या सेवेचाच एक छंद घेतला देवा माझ्या मनात जे होते ते सर्व तुमच्याजवळ निवेदन केले आहे त्यामुळे तुम्ही माझा गर्व नाहीसा केला सर्व अशुभ काळाला शुभ काळामध्ये परिवर्तित केले आता तुमच्या कृपेने मोक्षाचा लाभ होईल असा भरवसा निर्माण झाला आहे प्रत्येक व्यवहारामध्ये अनंताशिवाय दुसरे तत्व नाही असे जाणले तरच चित्ताला समाधान मिळते आणि व्यवहारामध्ये हानी झाली तरी त्यापासून अंतकरणामध्ये हर्ष विषाद हे गुण उत्पन्न होत नाहीत संसार करून सुद्धा मी त्यामध्ये आसक्त होत नाही स्त्री आणि पुत्रांचा पसारा असून सुद्धा मी स्वतःला अलिप्त ठेवलेले आहे सर्व जीवांचे जीवन असणाऱ्या तुझ्याविषयीच माझा खरा कळवळ आहे तू संसाराचे मूळ आहेस त्यामुळे तुझा आश्रय केल्यानंतर संसाराचे आघात माझ्यापासून दूर राहतात तुकाराम महाराज म्हणतात मी पुष्कळांच्या पुष्कळ मतापासून अलिप्त राहिलो सर्वांपासून सोहळा राहिलो तुझ्या स्वरूपाविषयीच माझ्या चित्तामध्ये प्रेम जडून राहिले असल्यामुळे डोळ्याने तुझ्या रूपाचेच ग्रहण केले आहे तुळशी माळा घालून कंठी उभा विटेवरी जगजेठी अवलोकनी पुंडलिका दृष्टी असे भीमातटी पंढरी रायू भुक्ती मुक्ती जयाचा कामारी रिद्धी सिद्धी ओळगती द्वारी सुदर्शन घरटी करी काळ तापे दुरी धाके तया जगजननी असे वामभागी भीमकी शोभली अर्धांगी जैसे विद्युलता झमके मेघी ऋषीने भंगी महादोषू सुख सागर परमानंदू गोपी गोपाळा गोधना छंदू पक्षी श्वापदा जयाचा विधू वाहे गोविंदू पावा छंदे मुख मंडित चतुर्भुजा मनमोहन गरुड ध्वजा तुका म्हणे स्वामी माझा पावे भक्ती काजा लवलाही गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घालून हा पांडुरंग आपल्या दृष्टीने कुंडलिकाकडे पाहून भीमेच्या तीरावर विटेवर उभा राहिला आहे अष्टमहासिद्धींचे नाना भोग आणि चारी मुक्ती या दाशी असून सुदर्शन चक्र जगाच्या रक्षणासाठी फिरत आहे याच्या भीतीने यम सुद्धा दूर पळून जातो सर्व विश्वाची माता असणारी याच्या डाव्या अंगास अर्धांगी म्हणून रुक्मिणी शोभून दिसत आहे मेघामध्ये जशी चमकणारी वीज शोभावी तशी ती शोभून दिसते तिच्या दर्शनाने महापातकांचे दोष नाहीसे होऊन जातात हा माझा विठ्ठल सुखाचा सागर आणि परमानंदाचे प्रत्यक्ष रूप आहे गोपी गोपाळ गायी यांना याचाच एक नाद असून पशु आणि पक्षी यांना सुद्धा याचा छंद लागलेला असतो हाही यांच्याच छंदाने पाय वाजित राहतो याचे मुख शोभिवंत असून हा चतुर्भुज आहे हा भक्तांचे मन हरण करणारा असून याच्या ध्वजावर गरुडाचे स्थान आहे तुकाराम महाराज म्हणतात हा माझा स्वामी ताबडतोब भक्तांच्या कामासाठी धावत जातो